एक लग्न असेही भाग सतरावा लेखिका वैशाली गुरव सादर करते एव्ही टॉक्स मागील भागात आपण पाहिले समीर आणि शर्वरी मॉम कडे आलेत समीर बँगलोरला जाणार आहे आणि आता पुढे जेवण आणि आवरावरी झाल्यावर ती बेडरूममध्ये गेली तर समीर जणू तिचीच वाट पाहत होता नाही म्हटलं तरी तो जाणार याचे टेन्शन आलेच होते तिला तो नसताना पहिल्यांदा ती त्यांच्या घरात राहणार होती ती शांतपणे येऊन बेडवर बसली त्याने उठून डोअर बंद केले काय झालं ग एवढी काय शांत झालीस तू ती उठून त्याला बिलगली समीर तू जाणार आहेस तर टेन्शन आले रे तो सांगतो अगं चार तर दिवसांचा प्रश्न आहे आणि मी शनिवार रात्रीपर्यंत माघारी येतोय की ती म्हणते हो पण भीती वाटते कसली तरी वेडी आहेस का ग तू तू झोप बरं असे म्हणत तिला बेडवर झोपून तिच्या जवळ पडला मी करेन ग कॉल तुला डोंट वरी तिला जवळ घेतले तीही घट्ट बिलगली आणि तशीच झोपी गेली समीर सकाळी लवकरच उठला होता मग तीसुद्धा लवकर उठली तो सात वाजता निघणार होता त्याने स्वतःचे आवरून घेतले आणि राहिलेल्या गोष्टी आवरत होता तीही आवरून तयार होऊन साईडला बसून त्याचं चाललेलं पाहत होती एका क्षणाला सगळं आवरून तो निघणार तर त्याचं लक्ष तिच्याकडे गेले आणि दोघांची नजरानजर झाली तिचा पडलेला चेहरा लगेच लक्षात येत होता काय ग कधी कधी तुला पाहून तर मला वाटतं की तू तीच का जिने माझा कॉलेजमध्ये जीव नकोसा केला होता आणि आता बघ मी फक्त चार दिवसांसाठी निघालोय तर चेहरा बघ स्वतःचा तो तिच्याजवळ येत बोलला आणि ती त्याच्या गळ्यातच पडली हो मी तीच आहे प्रेम केलं ना तर जीवापाड करते आणि नफरत केली तर तीही त्यापेक्षा जीव घेणी अशीच आहे मी बघ चालते का तुला तो सांगतो आता चालून ना चालून काय उपयोग आहे ना आली या भोगासी असावे सादर बिचारा मी सहन करावं लागणार आहे आता काय करायचं काही पर्याय आहे का समीर मार खायचा का आता तुला ती म्हणाली तो म्हणतो तू दुसरं काय देणार ना मला कसा बोलतोय तू त्याचे गाल तिने जरा रागाने ओढले अगं काय माणूस आहे मी तो म्हणतो मी कुठे म्हणाले जनावर आहेस म्हणून ती हसू लागली आणि त्याच्या गालावर किस केला तो म्हणतो बस एवढंच आणि हे काय दोन गाल ओढले चेटकिन कुठली आणि एकाच गालावर फक्त चेटकिन मग बस जा आता मी नाही ती म्हणाली तो म्हणतो बर बाबा हडळ शी काय अरे कसंही काहीही बोलत असतोस तू जा मला नाही बोलायचं तुझ्याशी ती दूर जात बोलली तो म्हणतो बर ठीक आहे हा मी चाललोच आता पाहतो तिकडे दुसरं कोणी भेटलं तर ती बोलते समीर आता ना तू इतका मार खाशील ना की बस तस अचानक येऊन तिला मिठी मारली आणि म्हणाला बरं चल उशीर होतोय मला जाताना असं नाही करावं सांगितले ना तुला ती सांगते हम्म मला फोन करशील पोहोचल्यावर दोन तीन मिनिटे ते तसेच एकमेकांच्या मिठीत विसावले होते नंतर बाजूला होत तिच्या कपाळावर ओठ टेकून तो निघाला पण तिला मात्र काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं चला मॉम डॅड येतो बाय शरू हो नीट जा काळजी घे समीर फोन करत जा मॉम म्हणाल्या हो करतो बाय तो जाताच शर्वरीने किचनमध्ये नाश्ता बनवायला घेतला तोपर्यंत श्रिया पण उठली होती गुड मॉर्निंग डिअर अगं तुला वेळ आहे ना नाहीतर लेट व्हायचं शर्वरी म्हणते हो दी आहे अग डोंट वरी बरं स्वयंपाकाचीही थोडी तयारी करते मला सांग काय बनवू श्रिया सांगते अगं काय राहू दे मी करेन एवढं काय असू दे ग असे म्हणत एक साईडला नाश्ता आणि बाकी जेवणाची तयारी तिने करून घेतली स्वतःचा टिफिन घेऊन नाश्ता करून ती ऑफिसला निघाली चल बाय श्रेयादी बाय मॉम डॅड अगं थांब शर्वरी मी पण चाललोय ऑफिसला तर तुला सोडतो रोहन म्हणाला नाही मी जाईन ना ब्रो शर्वरी म्हणाली काय ग ब्रो ही म्हणतेस आणि जाईन काय सोडेल ग तो श्रिया सांगते जा ना तो सोडतोय तर मॉम म्हणाल्या ओके चलो बाय श्रिया चल मॉम असे म्हणत शर्वरी आणि रोहन सोबत गेले शर्वरी ऑफिसमध्ये पोहोचली आणि कामात गुंतून गेली दहा साडेदहा वाजले असतील तर समीरचा पोहोचल्याचा कॉल आला बाकीच्या गोष्टी पाहायच्या होत्या त्यामुळे रात्री फोन करेल असे सांगून त्यांनी फोन ठेवला आणि तीही कामात गुंतून गेली तो दिवस तर निघून गेला आता घरी जायचं तर आवरून ती बाहेर येतच होती की रोहनचा कॉल हा बोला ना ब्रो रोहन म्हणतो अगं मी थांबलोय बाहेर तू येते आहेस ना हो निघतेच आहे एक दोन मिनिटात बाहेर असेल ती बाहेर आली आणि रोहन कार घेऊन कधीचा थांबलेला वाट नाही ना पहावी लागली सॉरी रोहन विचारतो ठीक आहे ग नो प्रॉब्लेम समीरचा पोहोचल्याचा काही फोन ती सांगते हो आला होता सकाळी कामात होता म्हटला रात्री करतो ओके गुड म्हणजे तुला तरी करतोय फोन रोहन म्हणाला ती यावर फक्त हसली पण त्याचं नाव निघालं आणि त्याला मिस करू लागली काहीच वेळात ते घरी पोहोचले घरात आल्यानंतर फ्रेश होऊन पुन्हा किचनमध्ये काम करू लागली कधी एकदा समीरशी बोलेन असं झालेलं पण त्याचा कॉल अजूनही आला नव्हता ती थोडी शांत शांत झाली होती श्रिया विचारते काय ग केवढी शांत झाली आहेस तू मिस करते ना भाऊजींना ती यावर फक्त हसली जेवण बनवून झाले तसे सर्वांना जेवायला बोलवले त्यातूनही एकदा त्याला कॉल लावून पाहिला पण त्याने उचललाच नव्हता शेवटी सर्वांना जेवायला वाढून ती स्वतः सुद्धा बसली पहिला घास तोंडात घातला तर भाजीत मीठ टाकायला ती विसरलेली ओ सॉरी मी भाजीत मीठ टाकायला विसरले मी गरम करून आणते असे म्हणत भाजी उचलली आणि किचनमध्ये नेऊ लागली अगं ठीक आहे ग होतं असं कधीतरी मॉम म्हणतात कधीतरी काय समीर नसल्यामुळे झालेलं दिसतंय रोहन हसू लागला गप रे तुला कळतं का श्रिया थोडी त्याला गप्प बसवत म्हणाली अगं गंमत करतोय ग मी रोहन म्हणत होता तोपर्यंत ती भाजी घेऊन आली शर्वरी चालतं ग कधी कधी श्रिया सांगते हो ओके एवढंच बोलून ती जेवण करू लागली पण आज जेवूही वाटत नव्हते तिच्या मनात विचार चालू झालेला मी खरंच एवढी गुंतले त्याच्यात त्याचा एक फोन आला नाही तर मला किती अस्वस्थ होतंय पण त्याला तरी काय झालेलं एक कॉल करायला विचारात जेवण आटोपून ती आवरू लागली शर्वरी मी करते तू जा सगळं तूच करत बसतेस मग मलाही कसं तरी वाटतं श्रिया म्हणते शर्वरी सांगते ठीक आहे गदी मी आहे तोपर्यंत तर करू दे तू बस ना तुला काय खाऊ वाटते ग सांग ना आपण उद्या करू श्रिया बोलते थँक्स अगं असं अजून तरी नाही वाटत कारण अगं जेवण समोर आले तरी नको वाटतं मला जेवायला पण जेवावे तर लागेल तुला शर्वरी म्हणाली श्रिया विचारते हो ते तर आहेच पण काय ग तू तरी कुठे नीट जेवली आज लक्ष कुठे आहे मॅडमचे शर्वरी सांगते अगं अजून कॉल नाही केला ना त्यांनी सो ओ बर करतील ग कामात असतील श्रिया म्हणाली शर्वरी म्हणते बरं चल गुड नाईट झालं बघ सगळं आवरून ओके गुड नाईट श्रिया म्हणाली ती येऊन बेडवर बसली मॉम डॅड हॉलमध्ये झोपत होते ती फोन हातात घेऊन त्याच्या फोनची वाट पाहत बसलेली अजून कसा फोन केला नाही जाऊ दे ना तू कर काय होतंय ती स्वतःलाच म्हणत होती मे बी बिझी असेल पण आता नऊ वाजले आता कसला बिझी झालाय तिने पुन्हा एकदा फोन लावला तसा लगेचच त्याने उचलला अगं आता हातातच फोन घेतला होता तुला लावायला सॉरी मला जमलं नाही मगाशी उचलायला अगं समोर बॉस होते ना त्यामुळे शर्वरी म्हणते समीर मी वेड्यासारखी वाट पाहते तुझ्या फोनची कशातही लक्ष लागे ना तो सांगतो सॉरी खूप मोठं सॉरी आता बोलतो आहे ना मी बोल ना तू ती विचारते I am missing you so much आज एक दिवस झालाय फक्त आणखी चार दिवस कसे जाणार आहे हो बाबा आय मिस यू टू काय म्हणतेस जेवली का तू तो म्हणाला हो तू जेवलास ती विचारते तो सांगतो हो तेच मगाशी तुझा कॉल आला तेव्हा जेवतच होतो पण बॉसही होता समोर ती पुन्हा विचारते आता काय करत आहेस म्हणजे झोपणार आहे का तो सांगतो हो आता यावेळी शक्यतो माणसं झोपतातच चेटकीण भूत वगैरे काय करतात माहीत नाही मी माणूस आहे आणि मी तर झोपणार आहे तू काय करणार आहेस ती म्हणते झालं तुझं सुरू मी फोन ठेवून देईन हा तो सांगतो बरं बोल ग ए आय लव यू ना येतेस का इकडे फोन फोनमधून काही नको तू बस तिथेच बघ मग रात्री एखादं भूत येऊन झोपेल शेजारी ती म्हणाली तो बोलतो अगं चेटकीन सोबत असून मी घाबरत नाही भूताचं काय घेऊन बसली तू हो ना ठीक आहे बाय असे म्हणत तिने फोन ठेवला आता माझं काय चुकलं स्वतःच भूताचा विषय काढला रात्री एकट्याला झोप लागत नव्हती म्हणून मूवी पाहत बसला आणि सकाळी जरा लेट उठला सकाळी उठून एक मीटिंग अटेंड करायची होती तो उठला आणि आवरू लागला वेळात वेळ गेला आणि कामाच्या गडबडीत तिला फोन करायचं विसरला पुन्हा मीटिंगमध्येही बराच वेळ गेला रात्री त्याने तशी चेष्टा केली त्यामुळे सकाळी तिने त्याला कॉल केला नाही पण त्याच्या फोनची मात्र ती वाट पाहत होती दुपारची जेवणाची वेळ झाली होती त्याच वेळी आज तिला कॉल करता येईल हा विचार करून तो त्या हॉटेलमध्ये जेवायच्या ठिकाणी आला जेवण ऑर्डर केलं तोपर्यंत ऑफिसमधून एक कॉल आला तो अटेंड करेपर्यंत जेवण आलं ऑलरेडी जेवायला वेळ झाला असल्याने फोन ठेवताच तो जेवण करू लागला जेवण झाल्यावर तिला कॉल करू आणि मग कामाचं पाहू असा विचार करून त्याने जेवण संपवलं तिला फोन कॉल लावायला म्हणून मोबाईल हातात घेतला आणि नंबर डायल करतोय तोच हाय समीर आवाज ओळखीचा होता समोर पाहिले तर नताशा एक तीन वर्षाच्या मुलीसोबत समोर उभी होती त्याने लावलेला कॉल डिस्कनेक्ट केला ओ हाय तू इथे कशी तू तर न्यूयॉर्कला असतेस ना आणि काय ग कुणाशी कॉन्टॅक्ट ठेवला नाहीयेस सोशल मीडियावर पण नाही आम्ही किती शोधलं तुला आणि आज अशी भेटलीस अनबिलिवेबल नताशा म्हणते हो हो सांगतेय मी पण आम्ही म्हणजे कोण नक्की तो सांगतो अगं मी रोनित आणि ब्रो नताशा म्हणते ओ अच्छा by the way nice to meet you मला वाटलं नव्हतं असं भेटशील आय एम सो ग्लॅड यार तो म्हणतो या मी टू बस ना हो थँक्स ही माझी मुलगी समायरा से हाय बेबी ती म्हणाली हाय अंकल तो म्हणतो oh hi so cute she's ती विचारते येस पण तू सांगितलं नाही तू इथे कसा तो सांगतो अगं ऑफिसचे काम होतं म्हणून आलेलो पण तू अरे लग्न होतं इथे एका रिलेटिव्हचे तेच अटेंड करायला म्हणून पण काय तू लग्न केलं असशील नाही ती म्हणाली तो सांगतो हो अग आत्ताच पंधरा दिवस झाले असतील काय सांगतोय तू गुड ना क्षणात तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते जे समीरच्या लक्षात आले तो सांगतो तेच तर तुलाही बोलवायचं होतं पण तुझा काही कॉन्टॅक्टच नाही ती म्हणते सॉरी अरे लाईफमध्ये सो मेनी प्रॉब्लेम्स सांगेन नंतर केव्हा तरी हो तसं मलाही खूप खूप बोलायचंय तुझ्याशी so many questions are there तो म्हणाला हो मलाही खूप बोलायचं आहे पण आता वेळ कमी आहे बट तू सांगितलं नाहीस कोण आहे ती मुलगी नताशा विचारते अगं तू तिला ओळखतेस खूप जवळून शर्वरी गाडगीळ तिचं नाव घेतलं आणि समीरला शर्वरीचा व्हिडिओ कॉल येत होता त्याने तो उचलला नाही तर फोन कॉल्स येऊ लागले काय आर यू सिरियस आणि ती तयार झाली लग्नाला कसं काय तिच्या चेहऱ्यावर पुन्हा नाराजी पसरली अरे याने तर शर्वरीशी लग्न केलं म्हणजे पहिल्यासारखी फ्रेंडशिपही राहणार नाही तो विचारतो हो सांगेन कधी पण आत्ता मला लेट होतोय मला तुझा कॉन्टॅक्ट नंबर दे आणि हो चालू असू देत तो पुण्यात कधी येणार आहेस तेही सांग हो अरे पुढच्याच महिन्यात येणार आहे तिने त्याला तिचा कॉन्टॅक्ट नंबर दिला तो म्हणतो चल तुला पण घाई आहे तर मग मीही निघतो बाय बाय ती बाय करून निघून गेली तोपर्यंत शर्वरीचे तीन चार मिस कॉल आलेले तिला कॉल करायला जाणार तर परत बॉसचा फोन येत होता तो उचलून बोलू लागला तर पुन्हा तिला त्याचा कॉल वेटिंगला लागला त्याला लगेच ऑफिसमध्ये बोलवलं होतं त्यामुळे जावंही लागणार होतं घाई गडबडीत पुन्हा तिला कॉल करायचं राहून गेलं आणि तो कामातच अडकला एकतर सकाळी कॉल केला नाही आणि दुपारी तरी करायचा होता मी करते तर तोही उचलत नाहीये एवढं कसलं काम करतोय हा दुसऱ्यांचे फोन उचलायला तेवढा वेळ आहे याला माझाच उचलायचं दिसत नाहीये ठीक आहे आता करच फोन आणि बघ मग मी उचलते का ते शर्वरीचे आज कामात कसलेच लक्ष लागत नव्हते तिची नुसती चिडचिड चाललेली तो ऑफिसमधला दिवस आज तिने कसा तरी घालवला कालसारखाच रोहन आजही तिला ऑफिसमधून घरी घेऊन गेला तोपर्यंत त्याचा एकही कॉल आलेला नव्हता त्या रागात तिने फोन स्विच ऑफ करून ठेवला आणि किचनमध्ये येऊन जेवणाचे पाहू लागली एवढ्यात रोहनच्या मोबाईलवर समीरचा कॉल आला त्याच्याशी थोडा वेळ बोलून झाल्यावर त्याने शर्वरीकडे द्यायला लावला जी किचनमध्ये काम करत होती तिथे श्रिया आणि मॉम सुद्धा होत्या शर्वरी समीरचा फोन आहे त्याला बोलायचंय तुझ्याशी त्यांच्यासमोर नाईलाज असल्यामुळे तिने तो घेतला हॅलो हां बोल काय फोन का बंद आहे तुझा समीर विचारतो ती सांगते बॅटरी लो आहे ना म्हणून स्विच ऑफ झाला असेल तो म्हणतो हो का कशाला खोटं बोलतेस मला माहिती आहे मी फोन केला नाही म्हणून राग आलाय ते बरं ठीक आहे मॉमकडे देऊ का ती विचारते तो सांगतो शरू अगं मला तुझ्याशी बोलायचंय तिच्याशी नंतर बोलतो मी वेडी आहेस का ग तू हो मी ठीक आहे आता जेवण बनवते मॉमकडे देते त्यांच्याशी बोल असे म्हणून तिने फोन मॉमकडे देऊन टाकला आणि त्याला खूप वाईट वाटलं त्याचा सुद्धा नाईलाज झालेला बाकी सगळ्यांशी थोडं बोलून नंतर त्याने फोन ठेवून दिला जेवण वगैरे झाल्यावर आवरून ती बेडवर येऊन पडली आणि डोळ्यातून पाणीच येऊ लागलं तोही तिला खूप मिस करत होता त्याला तिच्या अशा वागण्याने तिथे थांबावंही वाटत नव्हतं पण आता आणखी दोन दिवस दुसरा तरी काही ऑप्शन नव्हता तो तिला त्यातूनही व्हिडिओ कॉल करत होता पण तिचा फोन अजूनही बंदच येत होता सकाळी ती ऑफिसला पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा कॉल करून पहावे म्हणून त्यांनी कॉल केला तर तिने तो उचलला शर्वरी काय चाललंय तुझं मी नीट येऊ का नको तिकडे सांगशील का ती म्हणते मग तुला दुसऱ्यांचे कॉल उचलायला वेळ आहे ना माझा फक्त उचलायचं नाहीये तो बोलतो अगं मी असं का करेन वेडी आहेस का तू मी नाही का मिस करत तुला मला अजिबात नाही आवडल्या तुझं हे कालचं वागणं आणि मलाही मी दुपारी कॉलवर कॉल करत होते आणि तू उचलत नव्हता आणि दुसऱ्या क्षणाला लगेच बिझी लागला याचा अर्थ काय ती विचारते तो सांगतो याचा अर्थ आता काय सांगू तुला पण तू समजतेस तसं नाहीये मग दे ना एक्सप्लेनेशन का नाही उचलला माझा कॉल ती विचारते तो म्हणतो आता माझ्याशी बोलायचं सोडून भांडत बसणार आहेस का बघ लगेचच विषय चेंज केलास तुझ्याकडे याचं एक्सप्लेनेशन नाही यातच सगळं आलं ती म्हणाली अगं माझी आई मी कामात होतो आता कसं सांगू तुला तुला विश्वास ठेवायचा तर ठेव नाही तर नको ठेवू राहू दे नको बोलू तू मी ठेवतो फोन असे म्हणत त्याने फोन ठेवला पुन्हा तिलाच वाईट वाटले आणि तिने त्याला कॉल केला लगेचच ठेवलास ना फोन आता तुला काही वाटत नाही हे सांग ना तो म्हणतो अगं काय प्रॉब्लेम काय आहे मी काही केले तरी तू तुझ्या सोयीने अर्थ काढणार जाऊ दे मी बोलतच नाही ती म्हणते समीर आय एम सॉरी पण पुन्हा जर फोन उचलला नाही ना तर बघच आता माझी काय विषाद आहे का तुझा फोन न उचलण्याची वेड लागले का मला त्याच्या बोलण्यावर तिला आत्ता जरा हसू आलं हसली बाबा एकदाची बरं ऐक मी काम करतोय आता रात्री आठवणीने मी कॉल करतो प्रॉमिस ओके बाय शर्वरी म्हणाली बाय समीरने फोन ठेवला आणि कपाळावर हात मारला बाप रे कसे बसे भांडण आवरले तुमच्या घरातही होतात का अशी नवरा बायकोंची भांडणं कमेंटमध्ये जरूर नोंदवा समीर आणि नताशा फायनली भेटलेत आणि नताशाचा कॉन्टॅक्ट नंबरही समीरला मिळाला आहे पाहूया पुढील भागात काय होते ते तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहते प्रतिक्रिया देणाऱ्या माझ्या सर्वच परिवाराचे मनापासून आभार काही चुकत असेल तर जरूर सांगा मी माझ्या परीने नक्कीच सुधारणा करेल तुम्हाला कथा आवडत असल्यास लाईक करा तुमचे लाईक्स आणि प्रतिक्रिया आल्या तर खरेच जाम भारी वाटतं तुम्ही जर का अजून सबस्क्राईब केले नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा कारण आपण अजून छान छान कथा घेऊन येणार आहोत फक्त तुमची साथ हवी Thank you.